श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सेहेचाळीसावा श्रीराम म्हणाला हे भगवन सर्वसारज्ञ तू ही बिल्वरूपी महाचित सत्ताच मला सांगितली आहेस असे मी समजतो अहंतादी हे सर्व चित्सार रूपच आहे द्वैत व ऐक्य या कल्पनेमध्ये अल्पसाही भेद नाही श्री वसिष्ठ म्हणाले ज्याप्रमाणे ब्रह्मांडरूपी कोहळ्यातील मरुप्रभूती रचना ही मज्जा आहे याप्रमाणे ही केवळ अहंतादीच नव्हे तर ब्रह्मांडादी सर्व जगांची स्थिती चिद्रूप बिल्वाची मज्जा आहे ज्याप्रमाणे बेलफळाची कवची आतली गराचा आधार असते त्याप्रमाणे सृष्टीरूप मज्जेतून तिचा आधार निराळा आहे असे होईल पण सर्वव्यापी ब्रह्माचा असा सर्व रूपाने अथवा एक देशाने परिणाम होतो असे मानल्यास त्याचा विनाश दुर्वार आहे आकाशाप्रमाणे निर्वयव असलेल्या ब्रह्माचा मुख्य अंतप्रवेश किंवा परिणाम संभवत नाही म्हणून येथील मज्जा हा शब्द परिणामार्थी नाही तर चिद्रूप सूक्ष्म बीजाची ही जगतरूप मिथ्या चमत्कृती आहे शिल्पी दगड कोरणाऱ्याच्या मनाने कल्पिलेल्या शिलेतील वनासारखी ही सर्व रचना आहे हे सुंदर रामा याविषयी मी तुला आणखी एक विचित्र रम्य व विस्मयकारक कथा सांगतो ती ऐ कोणा एके जागी एक स्निग्ध स्पष्ट मृदू अतिशय विस्तृत निबिड व कधीही क्षुब्ध न होणारी अशी एक महाशिला आहे तिच्या आत एखाद्या सरोवरात जशी कमले असतात तशी असंख्य रम्य प्रफुल्लित अनंत कमले आहेत काही त्यांच्या पाकळ्या एकमेकात गरफटल्या आहेत काहींनी एकमेकांना दूर केले आहे काही एकमेकांना अगदी चिकटून राहिले आहेत सारांश ती कमले गूढही आहेत व प्रकटही आहेत त्यातील काही अधोमुख आहेत काही ऊर्ध्वमुख आहेत कित्येकाची तोंडे तिरकस आहेत कित्येकांची मुळे एकमेकास लागली आहेत व कित्येकांची तोंडे एकमेकाशी भिडली आहेत कित्येक कमलांची मुळे कर्णिकांच्या मध्यभागी आहेत कित्येकांच्या मुळातच कर्णिका आहेत काही कमळे ऊर्ध्वमूळ आहेत काही अधोमूल आहेत व काही मुळावाचून आहेत त्यांच्याजवळ शतशहा व सहस्रशहा कमलांच्या कळ्यासारखे शंख आहेत फुललेल्या कमलाप्रमाणे ज्यांचा आकार आहे असे मोठ्या प्रमाणाचे चक्रसमूहही त्यांच्याजवळ आहेत श्री रामाने म्हटले हे खरे आहे मी तशी एक महाशिला हरीच्या धामामध्ये म्हणजे शालग्राम क्षेत्री पाहिली आहे ती कमलवनाच्या चिन्हानी परिवेष्टित झालेली आहे श्री वसिष्ठ म्हणाले बरोबर आहे तू त्या दृष्टांतभूत शिलेला पाहिले आहेस तू तिला जाणतोस जो दृष्टांतभूत आत्मा जशा स्वभावाचा निवराकाश चितघन सम प्राणांचाही प्राण निरतशय आनंदरूप आहे त्यात तू तिला पाहिले आहेस पण मी तुला येथे निराळीत शिला सांगितली आहे जिच्या आत जिच्या आतील महाअवकाशातच सर्व आहे व नाहीही मी तुला चिच्छेला सांगितले आहे तिच्या आत ही सर्व जगे आहेत घनत्व एकात्मत्व अभेद्यत्व एकरसत्व कूटस्थत्व इत्यादी गुणांमुळे ही चिच्छिलाच आहे हिचे अंग अगदी घनदाट घट्ट आहे व हिच्या आकारात अगदी सूक्ष्म असेही छिद्र नाही तथापि आकाशात जसा हा मोठा वायू असतो त्याप्रमाणे ही चाहत हे सर्व जगज्जाल आहे स्वर्ग भूलोक वायू आकाश पर्वत नद्या दिशा या शिलेत आहेत पण तिच्यामुळे छिद्र मुळीच नाही पण तिच्यामध्ये छिद्र मुळीच नाही या शिलेतच जगद्रूपी कमलवन विकास पावते ते वस्तुत याच्याहून निराळे नाही किंवा ते शुद्ध चिदात्मकही नाही तर केवळ मायाच आहे पाषाणावर शंख कमल इत्यादी चित्रे जशी खोदतात त्याप्रमाणे भूत वर्तमान व भविष्यकालीन सर्व जग या महाशिलेत आहे दगडावर खोदलेली बाहुली वस्तुत जशी त्यावर असते त्याप्रमाणे या महाशिले जगाची रचना खरी असल्यासारखी नाना रूपाने विकास पावते दगडाच्या आतील रचना नाना आकाराची जरी असली तरी ती जशी दगड या एका सामान्य आकार तेच धारण करते त्याप्रमाणे ही चित ही घन एकाकारत्वास धारण करते जसे कमल शिलाकोशाहून भिन्न नसते तथापि कमलाच्या आकाराने भासते त्याप्रमाणे ही सर्व सृष्टी अभिन्न चिद्रूपच असली तरी स्वरूपाने भासते शिलेच्या पोटात चक्र कमल इत्यादी आकार खोदण्याच्या पूर्वीही जसे सुखरूपाने असतात त्याप्रमाणे व्यक्ती होण्यापूर्वी चिच्छा उदरात ही जगतपंक्ती अव्यक्त रूपाने राहते शिलेतील पद्मपंक्ती व किरणातील चमत्कार नित्य असल्यामुळे वस्तुत जसे उत्पन्न होत नाहीत व अस्त पावत नाहीत त्याप्रमाणे मध्ये सृष्टी उत्पन्न होत नाही व अस्त पावत नाही <clears throat> ज्याप्रमाणे साध्वी स्त्रीच्या मनात नेहमी तिचा पती असतो बेलफळात गीर असतो <clears throat> त्याप्रमाणे छितीत अनेक विचारांनी संपन्न अशी ब्रह्मांड पंक्ती असते विकारादी चित ती चितच आहे त्यामुळे ब्रह्मांडादी विकारांच्या नाममात्राने उल्लेख करणे व्यर्थ आहे ती उक्ती अर्थरहित आहे जलात जलबिंदू जसा मिळून जातो त्याप्रमाणे ब्रह्मांडादी सर्व ब्रह्मरूपाने पाहताच चिद्रुपत्वास प्राप्त होते चिती अनंत आहे त्यामुळे हे सर्व विकारादी चितीय आहे असे म्हटले जाते पण जे केवळ शब्दानेच निष्पन्न होणारे असते ते शब्द लीन होताच लीन होते ब्रह्मच हे सर्व विकारादी आहे पण ते स्वतः विकारादी अर्थरहित आहे अर्थराहित्य व अर्थसाहित्य हे सर्व ब्रह्मच आहे कारण ब्रह्म अनंत आहे त्यामुळे पदार्थाचा भाव व अभाव ही दोन्ही त्यातच अंतर्भूत होतात ब्रह्मच विकारादी रूपाने स्थित आहे तेच क्रमाने विकार रूपाने उत्पन्न होते होत गेले आहे येथे अल्प काही जर भासेल तर ते सर्व मृगजलाप्रमाणे होय बीजच पुष्पफलाप्रमाणे विकास पावते त्यामुळे ते सर्व बीजातच अंतर्भूत होते त्यामुळे ते बीजाहून निराळे नाही अंकुरादी पूर्व पूर्व विकारांमध्ये विद्यमान असलेली बीज सत्ताच उत्तरोत्तर कार्यात कांड शाखा पल्ल इत्यादिकात अनुवृत्त होते त्याचप्रमाणे चितघनामध्ये असलेले ते चितघनत्व तेच त्रिभुवनाचा उदय करीत आहे बीज व त्याचे कार्य यांना एकत्व म्हणजे एकरूपत्व त्यालाच द्वित्व आले आहे ते खरे नव्हे कारण बीजाच्या अभावी दोघांचाही क्षय होतो चितघन जाड्याची कल्पना केल्यामुळे जगाचा उद्भव होतो पण चित केव्हाही अचित होत नाही तर ते दोन्ही एका चितमध्येच आहेत वस्तुत चित एकच आहे महाशिलेमध्ये जसा चित्राकार विविध भेद दिसतो तसा चितमध्ये चिद्रचित भेद दिसतो बिल्वफळातील मज्जा जशी बिल्वरूपीही आहे व मज्जेच्याच दृष्टीने पाहिल्यास त्याहून भिन्नही आहे याप्रमाणे चितघनांमध्ये हे त्रिभुवन आहे जशी एक मोठी शिला रेखा उपरेखा यांनी व्यापलेली असते त्याप्रमाणे एकच ब्रह्म त्रैलोक्यादी युक्त असलेले दिसते ज्याप्रमाणे शिल्पी मनुष्याच्या वासनारूपाने शिलेमध्ये कमलादी सुस्त स्थितीत नित्य राहते व त्यामुळे ते कधी उदय पावत नाही व अस्त पावत नाही ज्याप्रमाणे शिलेच्या आतील रेखा वगैरे शिलेच्या उदराहून भिन्न असतात त्याप्रमाणे अहंताच ही जगाची गती आहे जगाला करणारा जीवेश्वर व त्याचे कार्य जगत हे सर्व चितच आहे शिलेतील कमलांचा आविर्भाव व तिरोभाव शिलारूप असतो त्याप्रमाणे जगाचा स्पंद व अस्पंद चिन्मय आहे ज्याप्रमाणे तत्व कळले असता शिला आपल्या ज्ञानाचा विषय होत नाही त्याप्रमाणे जगाचे करते तत्वदर्शनानंतर दिसत नाही हे ब्रह्म केव्हाही केले जात नाही व केव्हाही नाश पावत नाही कारण ते गिरीशिखराप्रमाणे निर्विकार स्थित असतानाच विकार रूपाने व्यक्त होत आहे आपण जे जेथे जशा आकाराचे पाहतो ते तेथे तसेच दिसते सुषुप्तात स्थिर असल्या स्थित असल्याप्रमाणे हा जो अनेक विकारांनी संपन्न असलेला मोठा जगद्विलास ते सर्व झोपेतील स्वप्न आहे असेच जाण हे सर्व वासना मात्र आहे असे तू समज सर्व विलास हे सतत सुषुप्त पद आहे असेच जाण कारण ते सर्व निराकार ब्रह्मरूप आहे शिलेतील कमलाप्रमाणे सृष्टी स्थिती लय इत्यादी दशा आत्म्यामध्ये जरी दिसल्या तरी त्या केव्हाही वास्तविक स्वरूप स्थितीस प्राप्त होत नाहीत त्या तुच्छ साररहित आहेत इति श्री निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे षट्चत्वारिशः सर्गः श्रीराम